राजगडाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या शिवापट्टणला स्वराज्याचं लष्करी ठाणं होतं इथंच स्वराज्याच्या हुजुरातीची पागाई होती या पागेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी महम्मद सईस या अरबस्थानच्या घोड्यांच्या जाणकारावर होती महम्मद सईसला त्याच्या आठ दहा अरबी मोतेदारांसोबत महाराजांनी आपल्या पदरी नोकरीला ठेवून घेतलेलं होतं नवीन घोड्यांची नोंद ठेवणं त्यांची प्रतवारी ठरवणं घोड्यांचं वाटप करणं आणि घोड्यांना हुजुरातीत जमा करणं घोड्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करणं आजारी घोड्यांची देखभाल घेणं अशा अनेक कामांची महत्त्वपूर्ण जबाबदारी महम्मद सईस आणि त्याच्या मोतेदारांकडे होती आजही महम्मद सईस आपल्याच कामात मग्न होता तेवढ्यात त्याला महाराज आल्याची वर्दी मिळाली तो गडबडीनं उठला आणि मोठ्या अदबीनं महाराजांना सामोरा गेला मोहम्मद सईसनं महाराजांना मुजरा केला छत्रपती शिवाजी महाराज एका उमद्या घोड्यावर सवार होते त्यांच्या सोबत त्यावेळी कुर्तोजी उर्फ प्रतापराव गुजरही होते महाराजांनी मोहम्मद सईसला विचारलं पागेची काय हाल हवाल महम्मद सईसनं उत्तर दिलं हुजूर बाकी सब तो ठीक है लेकिन ह्यावेळी खूप सारे घोडे हुजरातीत नव्यानं दाखल झाले उनमें से बहुत सारे घोडे आईबी याने के अपशकुनी आहेत अर्जी आहे की त्यांना तुरंत विकून टाकलं जावं महाराजांच्या भुवया हे ऐकून वर गेल्या त्यांनी विचारलं अपशकुनी आहेत म्हणजे काय ते लंगडे आहेत बहिरे आहेत की बिमार आहेत मोहम्मद सईसनं यावर उत्तर दिलं नाही नाही हुजूर ते सगळे उमद्या नसलचे आहेत बिलकुल तंदुरुस्त आहेत सारे जानवर पण त्यांच्या खुरांजवळ चमडीवर अलग रंगांचे चट्टे आहेत ऐसे घोडे आईबी माने जाते हे फौज में इनका रहना ठीक नाही है मोहम्मद सईसचं हे बोलणं ऐकून महाराजांनी प्रतापराव गुजरांकडे पाहिलं प्रतापराव गुजरांनीही आपली मान डोलावून मोहम्मद सईदच्या बोलण्याला सहमती दर्शवली आणि मग महाराजांनी एक स्मित हास्य केलं आणि ते म्हणाले सईस आम्हीच मुद्दा म्हणून ते सगळे घोडे खरेदी केले आहेत या घोड्यांना इतर घोड्यांसारखीच वागणूक द्या शकुनी अपशकुनी ह्या सगळ्या लोकांच्याच मनच्या बाता इतकी उमदी जनावर लोकांच्या भ्रांतीमुळे आम्हाला निम्म्यापेक्षाही कमी किमतीत मिळाली पण महाराजांचं हे बोलणं ऐकून प्रतापरावांच्या चेहऱ्यावर चिंता दाटून आली होती मोहम्मद सईसई फार गोंधळला होता शेवटी प्रतापराव गुजरांनी हिम्मत केली आणि ते चाचरत महाराजांना म्हणाले पण महाराज सगळे मानतात ते आपणही पाळायला नको का महाराजांनी यावर विश्वासानं उत्तर दिलं प्रतापराव अशा समजुती केवळ लोकांच्याच मनच्या गोष्टी असतात शास्त्रही केवळ संकेत देतात आम्ही अपशकून शकून असल्या फिजूल गोष्टींवर बिलकुल विश्वास ठेवित नाही रात्री कुठल्याही कार्याला हात घालणं शुभ नसतं आणि अमावस्येची रात्र तर भयंकर अपशकुनी असते असं लोक मानतात पण आम्ही स्वराज्याच्या कित्येक मोहिमा भयान अमावस्येच्या मध्यरात्रीच्या काळोखातच राबवल्या पण आई भवानीनं आम्हाला प्रत्येक वेळी यशच दिलं आज कित्येक गडकोटांवर स्वराज्याचं जरी पटक्याचं भगव निशान दिमाखानं फडकतय लोक मानतात की सती जाणाऱ्या माणसाला अडवू नये पण आमच्या आबा महाराजांचा काळ झाल्यानंतर अग्निभक्षण करावयास निघालेल्या मासाहेबांना आम्ही अडवलं त्यांच्या पायांना घट्ट मिठी मारून आम्ही त्यांना स्वराज्यासाठी सती जाण्यापासून रोखलं शास्त्री सांगतात की समुद्र ओलांडणं अशुभ असतं म्हणून कुठल्या हिंदवी राजानं आजवर आरमारच उभारलं नाही त्यामुळेच परक्यांचं फावलं साता समुद्रा पार येऊन ते इथे राज्यकर्ते बनले आम्ही तो गैरसमज झुगारून देऊन स्वराज्याचं स्वतःचं आरमार उभारलं समुद्रावर दहशत बसवली मानेवरच तलवार ठेवल्यानं आमचे मेहुणे बजाजी राजांना यवन धर्मात जाणं जीवाच्या भीतीनं भाग पडलं होतं बाडग्याला पुन्हा धर्मात घेता येत नाही असं लोक म्हणायचे पण आम्ही बजाजी राजांना राजाज्ञेनं पुन्हा स्वधर्मात घेतलं हृदयाशी धरलं कुणी इतर मराठा सरदार बजाजी राजांच्या पुत्रांना महाजींना लग्नासाठी कन्या देईना तेव्हा आम्ही आमची कन्या सखूबाईंचा विवाह त्यांच्याशी लावून दिला हिंदवी धर्म वाढवला शास्त्रांनी लोकांनी सांगितलेला जातीभेद आम्ही मानित नाही आई जगदंबा भवानीचं स्मरण करून आणि शंभू महादेवाचं नाव घेऊन चांगल्या हेतून ज्या कार्यास हात घातला ते कार्य शुभ आणि ज्यावेळी त्या कार्याला प्रारंभ केला तोच मुहूर्त शुभ असं आम्ही मानतो मित्रांनो पुरोगामी छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या त्या कर्मट धार्मिक वातावरणातही अंधश्रद्धांना किंवा खुलचट समजुतींना बिलकुल थारा दिला नाही पण आजच्या विज्ञान युगातले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणारे राजकारणी मुहूर्त पाहून इलेक्शनचा फॉर्म भरतात मुहूर्त पाहून आपल्या प्रचाराला सुरुवात करतात निवडून यावं म्हणून लोकांची खरी सेवा करण्यापेक्षा कुठल्या तरी बाबा पायांवर डोकं ठेवतात किंवा यज्ञाचं आयोजन करतात मित्रांनो आजच्या विज्ञान युगातल्या मागासलेल्या राजकारण्यांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या पुरोगामी शिवरायांपासून खूप काही शिकण्यासारखं आहे मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद